ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सहावा इक्ष्वाकूच्या वंशाचे वर्णन मानधाता आणि सौभरी ऋषीची कथा श्री शुकाचार्य म्हणाला विरूप केतुमान आणि शंभू असे अंबरीशाचे तीन पुत्र होते विरूपाचा प्रशदश्वर आणि त्याचा पुत्र रथितर होता रथितराला संतान नव्हते वंश परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली त्याने त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजाने संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केले ते जरी रथितराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते म्हणून रथितराचे जे गोत्र होते तेच यांचे असावेला पाहिजे होते तरीसुद्धा ते अंगिरसच म्हणवले गेले हे रथितर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णाशी त्यांचा संबंध होता एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला इक्ष्वाकूचे शंभर पुत्र होते विकुक्षी निमी आणि दंडक हे त्यापैकी सर्वात ज्येष्ठ होते त्यांच्याहून धाकटे पंचवीस पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि पंचवीस पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्य भागाचे अधिपती झाले उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादी अन्य प्रांताचे अधिपती झाले एकदा इक्ष्वाकुने अष्टका श्राद्धाचे वेळी थोरल्या पुत्राला आज्ञा केली की विकुक्षे लगेच जाऊन श्राद्धाला योग्य पवित्र पशूचे मांस आण ठीक आहे असे म्हणून वीर विकुक्षी वनात गेला तिथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली तो थकला होता आणि त्याला भूकही लागली होती म्हणून श्राद्धासाठी मारलेला पशु आपण खाऊ नये हे विसरून त्याने एक ससा खाल्ला विकुक्षीने उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले इक्ष्वाकुने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरूंना सांगितले तेव्हा गुरुजींनी सांगितले की हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आहे गुरुजींच्या सांगण्यावरून इक्ष्वाकुला आपल्या पुत्राने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या पुत्राला रागाने त्यांनी आपल्या देशातून बाहेर घालवले त्यानंतर इक्ष्वाकुनी आपले गुरुदेव वशिष्ठ यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा केली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतले पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्ष आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचे राज्य करू लागला त्याने मोठमोठ्या यज्ञांनी भगवंताची आराधना केली आणि जगात तो शशाद नावाने प्रसिद्ध झाला विकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरंजय होते त्याला कोणी इंद्रवाह तर कोणी ककुस्स असे म्हणतात ज्या कर्मामुळे त्याला ही नावे पडली ती ऐक सत्ययुगाच्या शेवटी देवांचे दानवाशी घनघोर युद्ध झाले त्यामध्ये देवांचा दैत्याकडून पराभव झाला तेव्हा त्यांनी आपल्याला सहाय्य करण्यासाठी वीर पुरंजयाला आपला मित्र बनवले पुरंजय म्हणाला की जर देवराज इंद्र माझे वाहन होतील तर मी युद्ध करेन प्रथम इंद्राने हे मानले नाही परंतु देवाधिदेव सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवंताच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला सर्वांतर्यामी भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरंजयाला सिद्ध केली त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्याने तीक्ष्ण बाण घेतली त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला तेव्हा देव त्याची स्तुती करू लागली देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेरले वीर पुरंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी घोर संग्राम झाला युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्या समोर आली त्यांना पुरंजयाने बाणाने यमाच्या हवाली केली त्या प्रलयकालीन धगधगच्या आगीप्रमाणे होणाऱ्या बाणांच्या वर्षावाने छिन्न भिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपापल्या स्थानी पळून गेले पुरंजयाने त्यांचे नगर धन आणि ऐश्वर सर्व काही जिंकून इंद्राला दिले म्हणूनच त्या राजर्षीला पूर जिंकल्या कारणाने पुरंजय इंद्राला वाहन बनवल्यामुळे इंद्रवाह आणि बैलाच्या ककुदावर म्हणजे वशिंडावर कारणाने ककुस्स असे म्हटले जाते पुरंजयाचा पुत्र अनेना होता त्याचा पुत्र पृथू झाला पृथूचा विश्वरंधी आणि त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनास्व युवनास्वाचा पुत्र झाला शाबस्तू त्याने शाबस्तीपुरी वसवली शाबस्ताचा पुत्र बृहदस्व आणि त्याचा पुत्र कोवलयास्व झाला हा अत्यंत बलशाली होता त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी आपले एकवीस हजार पुत्र बरोबर घेऊन धुंदू नावाच्या दैत्याचा वध केला म्हणूनच त्याचे नाव धुंदुमार असे पडले धुंदू दैत्याच्या मुखातील आगीमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले फक्त तीनच जिवंत राहिले परीक्षिता जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे द्रढाश्व कपिलाश्व आणि वज्राश्व अशी होती द्रढाश्वापासून हरियश्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला निकुंभाचा ब्रहणाश्व त्याचा कृशाश्व कृशाश्वाचा शेनजित आणि शेनजिताचा युवनाश्व नावाचा पुत्र झाला युवनाश्वाला संतान नव्हती म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यासह वनामध्ये निघून गेला तिथे दयाळू ऋषींनी युवनाश्वाकडून एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ करवला रात्रीच्या वेळी युवनाश्वाला तहान लागली तो यज्ञशाळेत गेला परंतु ऋषी झोपलेले आहेत असे पाहून अभिमंत्रित केलेले पाणीच तो प्याला परीक्षिता जेव्हा ऋषी उठली तेव्हा कलशात पाणी नाही असे पाहून त्यांनी विचारले की हे कुणाचे काम आहे पुत्र उत्पन्न करणारी पाणी कोण प्याली भगवंताच्या प्रेरणेने राजा यवनाश्वच ते पाणी प्याला असे जेव्हा त्यांना कळले तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले धन्य आहे दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय यानंतर प्रसव समय आल्यावर यवनाश्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला त्याला रडताना पाहून ऋषी म्हणाली हे बालक दुधासाठी फार रडत आहे तर मग आता हे कुणाचे दूध पिणार तेव्हा इंद्र म्हणाला मान धाता माझे पिणार पुत्रा तू रडू नकोस असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली कारण तो इंद्रियागातून जन्मला होता यज्ञ आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्व याला सुद्धा मृत्यू आला नाही तो तिथेच तपश्चर्या करून मुक्त झाला इंद्राने त्याचे नाव त्रस्य दशू असे ठेवले कारण रावण इत्यादी दशू म्हणजे लुटमार करणारे त्याला भीत असत युवनाश्वाचा पुत्र माम धाता त्रस्य दशू चक्रवर्ती राजा झाला भगवंताकडून मिळालेल्या त्याच्यामुळे त्याने एकट्यानेच सात द्वितीय असलेल्या पृथ्वीचे पालन केले तो जरी आत्मज्ञानी होता तरी सुद्धा त्याने मोठमोठ्या दक्षिणायुक्त यज्ञानी स्वयंप्रकाश सर्व देवस्वरूप सर्वात्मा तसेच इंद्रियातीत अशा यज्ञस्वरूप प्रभूची आराधना केली यज्ञाची सामग्री मंत्र विधी विधान यज्ञ यजमान ऋत्वीज धर्म देश आणि काल हे सर्व तर भगवंताचेच स्वरूप आहे जेथून सूर्याचा उदय होतो आणि जिथे त्याचा अस्त होतो तो सगळा भूभाग युवनाश्वाचा पुत्र मांधाता याचाच होता मांधा त्याची पत्नी शशबिंदूची कन्या बिंदुमती ही होती तिच्यापासूनच पुरुकुत्स अंबरीश आणि योगी मुचुकुंद असे तीन पुत्र झाले त्यांना पन्नास बहिणी होत्या त्या पन्नास जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरली परम तपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्चर्या करीत होता तिथे त्याने पाहिले की एक मच्छराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगीत आहे त्याचे ते सुख पाहून चौभरीच्या मनामध्ये सुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मानधाच्याकडे येऊन त्याने त्याच्याकडे पन्नास कन्यापैकी एक कन्या मागितली राजा म्हणाला भ्रमण स्वयंवरात कन्येने आपल्याला वरली तर आपण तिला घेऊन जा सौभरी ऋषीला राजा मानधात्याचे मनोगत समजले त्याने विचार केला की राजाने मला अशासाठी हे वृक्ष उत्तर दिले आहे की आता मी वृद्ध झालो आहे माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत केस पिकले आहेत आणि मान हलू लागले आहे आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही ठीक आहे मी आता स्वतःला असा सुंदर बनवीन की राजकन्यास काय पण देवांगना सुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील असा विचार करून समर्थ सौभरीने तसेच केले अंतपुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजवलेल्या महालात सौभरी मुनीला नेहून सोडली तेव्हा त्या पन्नासही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले त्या कन्यांचे मन सौभरीमध्ये अशा प्रकारे आसक्त झाले की त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकीशी कलह करू लागल्या आणि एकमेकीला म्हणू लागल्या हे तुला योग्य नाहीत मलाच योग्य आहेत ऋग्वेदी सौभरीनी त्या सर्वांचे पाणीग्रहण केले ते आपल्या अपरंपार तपश्चरेच्या प्रभावाने बहुमूल्य सामग्रीने सुसज्ज अनेक उपवन्यांनी निर्मल जलाने भरलेल्या सरोवरांनी युक्त तसेच सुगंधी फुलांच्या बगीच्याने घेरलेल्या महालामध्ये बहुमूल्य शय्या आसने वस्त्रे अलंकार स्नान सुगंधी उठणी स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नीसह विहार करू लागले उत्तमोत्तम वस्त्री अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्री पुरुष नेहमी त्याच्या सेवेत असत कुठे पक्षी चुशवाट करीत तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत काही ठिकाणी भाट त्याच्या कीर्तीची प्रशंसा करीत असत सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मानधाता सौभरीचे हे ग्रस्त आश्रमाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व घडून गेला अशा प्रकारे सौभरी अनेक विषयाचे सेवन करीत ग्रस्त सुखात रममान झालेला असला तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबाने आग तृप्त होत नाही त्याप्रमाणे तृप्त झाला नाही ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्त बसला होता त्यावेळी त्याच्या मनात विचार आला की माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशा रीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्व सुद्धा घालवून बसलो तो पुढे विचार करू लागला अरे मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो माझी झालेली ही अधपतन तर पहा मी दीर्घ कालपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्व शक्तिमान भगवंतामध्येच लावावे संगतीच जर करायची असेल तर भगवंताच्या अनन्यप्रेमी निष्ठावान महात्म्याशीच करावी मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चरेमध्ये मग्न होतो नंतर पाण्यातील माशांचा संघ झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि पुन्हा संतानाच्या रूपाने पाच हजार झालो विषयांमध्ये सत्यबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझे मन इतक्या विविध लालसाने भरले आहे की त्यांना अंतच नाही अशा प्रकारे विचार करीत काही दिवस तो घरीच राहिला नंतर विरक्त होऊन त्याने संन्यास घेतला आणि तो वनात निघून गेला आपल्या पतीलाच सर्वस्व मानणाऱ्या त्याच्या पत्न्यासुद्धा त्याच्याबरोबर वनात गेल्या परत संयमी सौभरीने तिथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली शरीर क्रश केली आणि आव्हनीय इत्यादी अग्निसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केली आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्या समवेतच लीन झाल्या या ठिकाणी सहावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू